नको रे मना द्रव्य ते अति स्वार्थ स्वार्थ बुद्धी न रे पापसाचे घडे पाप ते कर्म खोटे न होता मनासारखे दुःख मोठे माणसाने निस्वार्थी असावे स्वार्थ त्यागी असावे असे आपल्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितलेले आहे स्वार्थत्यागी पुरुषांना आपल्या संस्कृतीमध्ये परम आदरणीय मानले जाते समर्थ या श्लोकामध्ये स्वार्थ सोडण्याचा आदेश देत आहेत तेव्हा निस्वार्थी कोणाला म्हणावे किंवा स्वार्थाच्या मर्यादा कोणत्या अतिस्वार्थाचे स्वरूप काय हे एकदा नीटपणे समजून घेतले पाहिजे भरतहरीने दुसऱ्याच्या सुखाकरिता स्वार्थत्या करणाऱ्याला उत्तम म्हटले असून सामान्य माणसाने निदान स्वार्थाला अविरोधी असताना तरी इतरांना सहाय्य करावे अशी अपेक्षा बाळगली आहे पण स्वार्थाला अविरोधीचे स्वरूप निश्चित होण्यासाठी त्याने अदमाचे लक्षण सांगताना जो स्वार्थ साधण्यासाठी इतरांच्या हिताची हानी होईल असे वाग वागतो त्याला राक्षस म्हणले आहे यासाठी स्वार्थ शब्द सर्व प्रकारांनी जाणून घेणे अपरिहार्य आहे स्व अधिक अर्थ याचाच शब्दशः अर्थ स्वतःला आपल्याला पाहिजे असणे हवे वाटणे कशाची तरी अपेक्षा असणे असा आहे आणि जोवर शरीर धारणा करावी लागते तोवर शब्दशा अर्थाने निस्वार्थी होणे अशक्य गोष्ट आहे अत्यंत पूर्णावस्थेस पोहोचलेल्या योगाचे काय होत असेल हे कोणास ठाऊ पण इतर सर्वांना निश्चयाने कोणत्या न कोणत्या स्वरूपात अन्न वस्त्र निवारा याची आवश्यकता राहते अगदी नंगे राहणारे गोसावी झोपडी व अंथरूण पांघरून याचा त्याग करू शकत नाहीत असे दिसून येते मग नग्न राहण्याचा उद्देश काय ते समजत नाही ते विकार जिंकण्याचे साधन का विकार जिंकल्याचे प्रदर्शन ईश्वर जाणे एरवी सर्व थोर साधू सज्जन महात्म्यांना अगदी प्राथमिक स्वरूपाच्या अशा का होईना पण शरीरा धारणेसाठी कोणत्या न कोणत्या स्वरूपात अन्न वस्त्र निवाऱ्याचे स्वीकार करावाच लागतो ते चवीचे दास नसतील त्यांचे हवे नको केवळ आरोग्यशास्त्राला धरून असेल सामान्य जनाप्रमाणे ते त्यात ऐश्वर प्रतिष्ठा विलास मानत नसतील पण कोणत्याही स्वरूपात अन्ना वाचून या निवारा वाचून राहणे फार कार कोणालाही शक्य नाही त्यामुळे शास्त्रानेही भुकेला एक प्रकारचा रोग मानून भिक्षांनाने का होईना त्याची चिकित्सा करावी असे सांगितले आहे श्रीमंत शंकराचार्यांनी क्षुद्रव्यासादिश्च चिकित्सयाता प्रतिदिन भिक्षो भुज्यताम असे म्हटले आहे पण लगेच या आवश्यकतेला कोणत्याही प्रकाराने आसक्तीचे चैनीचे भोगलाल त्याचे रूप देऊ नये म्हणून चेतावणी देतात की स्वाधन न तू याचतम गोड अन्न मिळावे रुचकर अन्न मिळावे अशी इच्छा करू नये भिक्षा मागावी पण भजी वा जिलब्या तळून वाढा असे म्हणू नये हे जे गोड वर्ज सांगितले आहे ते त्यापासून भय आहे म्हणून नव्हे मधुमेही माणसाला गोड जसे वर्ज असते तसा प्रकार येथे नाही गोडाचे भरकणे हे दौर्बल्य दौर्बल्य आणि निर्भयता हे परमार्थाचे महत्वाचे अंग आहे आणि कदाचित यासाठी शंकराचार्य पुढे लगेच विधिविषात प्राप्तेन संतुषातानम असे याचा अर्थ गोड मानू नये हे कितीही खरे असले तरी दैवगतीने जर मिळाले तर ते फेकून द्यावे असेही वागू नये हे सर्व शरीरभोग हे प्रामाणिकपणे प्रारब्धाच्या अधीन ठेवावेत केवळ शारीरिक हालचाली व्यतिरिक्त शरीरभोगासाठी विशेष असे प्रयत्न करू नये जे अनयासी मिळेल त्याचा समाधानाने स्वीकार करावा स्वीकार आणि त्याग यांना फक्त आरोग्य रक्षण एवढेच प्रयोजन असावे अपत्य नसतानाही गोड खावेचे नाही असा निश्चय केला तर अतिथीला देव मानणाऱ्या सद्ग्रस्ताचे हालच होतील देवतेला अर्पण करताना आपल्याला जे शक्य त्यातील अधिक चांगले अर्पण करावे हा जो नियम ज्याचे पालन ग्रहस्थाने मग कसे करावे सामान्यत ही अडचण कोणाला विशेषशी जाणवत नाही कारण मनाच्या दुबळेपणामुळे धार्मिक कृत्य केल्यापासून राहत नसते तरी ती कशी तरी उरकून टाकण्याकडे माणसाची प्रवृत्ती असते म्हणून तर पुण्याह वाचनाच्या सुपाऱ्या वानाचा खण आणि होमाचे तूप हे असे स्वतंत्र जातीचे पदार्थ बाजारात मिळतात या प्रवृत्तीमुळेच अतिथीनेच काही कडक नियम केले तर त्याची अडचण आपल्याला जाणवत नाही कदाचित ते इष्टच वाटेल पण अतिथीने असे कठोर नियम करावे की नाही हे करायचे ठरविले तर त्याचा उद्देश काय असावे हे लक्षात घेतलेच पाहिजे साधक अवस्थेत आरंभी इंद्रिय जयासाठी काही उग्र व्रते निश्चयाने पाळावीही लागतील पण तो सार्वत्रिक नियम असू शकणार नाही ती सहजता नव्हे तात्पर्य असे की अपरिहार्य आवश्यकतेपुरती इच्छा करणे हा आपण समजतो त्याप्रमाणे स्वार्थ नाही शास्त्राने तर यावत ब्रियेत जठरम तावत स्वस्तम ही नाम पोटापुरते घेणे हा प्रत्येक प्राणी मात्राचा अर्थात मनुष्याचाही अधिकार आहे असे शास्त्र सांगते आणि त्यामुळेच आपल्या संस्कृतीमध्ये भिक्षा घेणाराच उपकार करतो घालणारा करीत नाही अशी धारणा होती आणि म्हणूनच आपल्याकडे सहस्रावधी वर्षाच्या काळात अधिकारण्याचे संघर्ष कधी जन्माला आले नाहीत अलीकडे मात्र हे उदात्त स्वरूप राहिले नाही आता दान देणारा उर्मट निदान अहंकारी तरी झाला आहे आणि मागणारा लाचार आहे किंवा भिक्षा लादावी अशी त्याची वृत्ती आहे पोटापुरते घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे हे खरेच पण हा अधिकार सांगणाऱ्या शास्त्रांनीच अधिकम यो विमन्येत तेने दंडा माहिती अधिकाची इच्छा करणारा चोर आहे त्याला शिक्षा केलीच पाहिजे असे सांगितले आहे हे लक्षात ठेवले पाहिजे देशकाल परिस्थितीप्रमाणे आश्रम व्यवस्थेला जो स्वरूप प्राप्त झाला आहे त्यातील कर्तव्याचा व उत्तरदायित्वाचा विचार करता सध्या आवश्यकतेच्या मर्यादा पूर्वीपेक्षा पुष्कळच रुंदावल्या आहेत हे मान्य केलेच पाहिजे एक काळ असा होता की ज्यावेळी ग्रस्थाश्रमी ब्राह्मणानेही तीन दिवसापेक्षा अधिक संचय करू नये असा आदर्श सांगितला होता आणि एक वर्षपर्यंत संचयाची सूट देण्यात आली होती पुढे शास्त्रानेही आपले नियम थोडे शिथिल केले ग्रहस्थांनी अपत्याचे संगोमन करावे मुलांना चांगले शिक्षण देऊन वाढवावे आणि त्यांना उपजीविकेचे साधन असा व्यवसाय मिळवता येईल मुली चांगल्या घरात दिल्या जातील व गोष्टीसाठी आवश्यक तो संचय करण्याचीही अनुज्ञा दिली आहे आता या सवलतीचीही अधिक ओढाताण केली पाहिजे का मुलाचे योग्य ते शिक्षण झाले तो पूर्ण वयामध्ये आला मुलगी चांगल्या घरी दिली तिचे वर्षसन पार पडले पहिले बाळंतपणी झाले आता आपल्यावरचे दायित्व संपले व त्याच्यासाठी करावयाच्या संचयाची आवश्यकता उरली नाही असे वाटले पाहिजे द्रवसंचय किती आणि किती प्रकाराने करावा याला काही मर्यादा असावी की नाही वृत्ती जर लोभीच राहिली तर शासनाचे काय किंवा धर्मशास्त्राचे काय निर्बंध केवळ पुस्तकात राहतील प्रत्यक्षात माणूस अनेक पळवाटा शोधून अनाचार करीतच राहील आणि त्यामुळे ते स्वतःचे आणि समाजाचेही स्वास्थ्य गमावून बसेल यासाठी आवश्यकतेपुरत्या द्रव्य संग्रहाला अडकाठी नसली तरी संपत्ती गोळा करण्याची मर्यादाही लक्षात घेतली पाहिजे तरच व्यक्तीचे आणि पर्यावरणाने समाजाचेही जीवन सुखावं होईल म्हणून समर्थ म्हणतात की नकोरे मना द्रव्य ते पुढीलांचे तुझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचेही व्यक्तीचे द्रव्य तू घेता कामा नये दुसऱ्याचे पैसे अनाधिकाराने प्रत्यक्ष घेण्यामध्ये लाच किंवा चोरी असते पण असे पैसे अप्रत्यक्ष अनेक प्रकारे मिळविले जातात ती वस्तुता चोरीच आहे हे लक्षात घेतले पाहिजे जे आपल्या अधिकाराचे नाही ते कोणत्याही रीतीने मिळविणे ही चोरीच आहे कारण अधिकारापेक्षा अधिकाची अपेक्षा करणे म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असे कोणाच्या तरी अधिकारावर अतिक्रमणच होते त्याच्या अधिकाराचे काढून घेतल्यासारखेच होते कुणीतरी तो करणारच मग मीच का नको असे माणसाला वाटते व्यवहारदृष्ट्या ते क्षम्यही मानले जाते योग्यही मानले जाते पण ते सज्जनपणाला शोभणारे नाही एवढे तरी निदान लक्षात ठेवले पाहिजे नीतीचा नियम असा की इतर कुणी अनितीने वागत असेल तर मी ती नीती सोडता कामाने स्वसंरक्षणाकरिता कराव्या लागणाऱ्या प्रतिकारासाठी सर्वसामान्य नीतीनियमाला शास्त्रानेच अपवाद सांगितले आहेत आणि प्रसंगविशेष त्यांचा अवलंब करणे हेही नीतीच आहे पण तेच जीवन होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे एक मोठे अधिकारी पुरुष अलीकडच्या काळात होऊन गेले त्यांच्याविषयी असे सांगितले गेले आहे की त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होत्या आणि विशेष कारणाने ते त्याचा उपयोगही करीत असत पण त्यांनी त्याकरिता एक मर्यादा ठरवून घेतली होती राग घालविणे पिशाच बाधा दूर करणे एवढ्या पुरताच ते आपल्या सामर्थ्याचा क्वचित उपयोगही करीत पण मला नोकरी लागेल असे काही करा असे कोणी म्हणाले तर ते ऐकत नसत पुन्हा भक्ताचे या भक्ताने याचे कारण विचारल्यानंतर त्याने स्पष्टीकरण केले की याला जर नोकरी मिळवून देण्यासाठी मी माझ्या सिद्धीचा उपयोग केला तर सहजपणाने ती नोकरी ज्याला मिळाली असली त्याच्यावर मी अन्याय केला असे होईल ते मी करणार नाही वडिलांच्या द्रव्याबाबत किती सूक्ष्म विचार करावा लागतो हे यावरून स्पष्ट होण्यासारखे आहे लॉटरी किंवा रेस यातून प्राप्ती व्हावी म्हणून देवाला कुणी नवस केला तर तो फलद्रूप होण्याची शक्यता नाही रोगमुक्ती किंवा अपत्यप्राप्ती याचे तसे नाही ते प्रकरण पूर्णपणे त्या त्या व्यक्तीशी संबंध आहे त्यात इतर कोणावर अतिक्रमण होणार नाही तेव्हा आवश्यकते पुरते घेणे यात स्वार्थ नाही व त्यात कोणाला लोबाडल्यासारखेही होत नाही आरोग्यापुरते अन्न व निवारा समाजात संभावितपणे वावरण्यास उपयोगी पडतील अशी वस्त्रादी साधने आणि मुलामुलींना योग्य रीतीने मार्गी लावण्यासाठी वेचावे लागणारे धन यासाठी कुणी काही केले काहीही केले नव्हे तर त्यात आक्षेपार्ह काही नाही हे लक्षात घेऊन समर्थ म्हणतात अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे अधिकांची अपेक्षा करणे हे पाप आहे ते तू करू नयेस यावर काही लोक असे म्हणतील की मग ऐश्वर समृद्धी विलास महत्वाकांक्षा या सर्व गोष्टी त्यातच मानावयाच्या काय आणि तसे मानले तर संतांचे सर्व वाङ्मय हे केवळ संन्यासासाठी गोसावी बैराग्यासाठी आहे असे म्हणावे लागेल सर्वसामान्य ग्रहस्थाला या उपदेशाचा उपयोग नाही असे होईल पण ही शंका योग्य नाही भारतीय संस्कृतीला तरी ऐश्वर्याचे समृद्धीचे वावडे नाही कुठे कुठे तीव्र वैराग्याचा उपदेश केला असला तरी तो अत्यंतिक भूगोलूपतेच्या अनावर आसक्तीच्या प्रतिकारासाठी केलेला आहे समृद्धी ऐश्वर त्याज ठेवण्यासाठी नाही जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जर समृद्धी मिळणार असेल ऐश्वर वाढणार असेल तर त्यात निंद असे काही नाही पण असे अगदी क्वचित होते समृद्धी आणि ऐश्वर एखाद्याच भाग्यवंताला सरळपणाने लाभतात बहुधा यासाठी लाच काळे व्यवहार लुबाडणूक फसवणूक तस्करी असे साधनेच वापरलेली असतात या गोष्टी पाहिज होतात म्हणून समर्थांनी त्यांना पाप म्हटले आहे आपल्या असामान्य कर्तृत्वाचा व बुद्धीचा सदुपयोग करून कोणी श्रीमंत होत असला तर संस्कृतीला ते अमान्य नाही धर्म त्याला फार तर अधिक उदार हो असा उपदेश करेल पण त्याज मार्गाने मिळालेली संपत्ती त्याज आहे असे म्हणणार नाही पण अतिस्वार्थ बुद्धीने प्रतिष्ठेसाठी ऐश्वर या खोट्या कल्पनेने द्रव्य मिळविण्याचे जे न्याय मार्ग आहेत तेच डावरले जातात साम्यवादामध्ये श्रीमंतीची त्याज मानली आहे तर धनवाद्यांनी कोणत्याही मार्गाने श्रीमंत होणे योग्य असे ग्रहीत धरले आहे भारतीय संस्कृतीने या दोन्ही अतिरेकी व निष्ठुर समाज पद्धतीने त्याग करून न्यायमार्गाने श्रीमंत व्हा आणि अवधार्याने दिनजनांना सुखी करा असे वागण्यास सांगितले आहे त्यामुळे वैयक्तिक महत्वाकांक्षेला वाव राहूनही त्याची परिणिती कधी सामाजिक संघर्षात झाली नाही पण संस्कृतीच्या या आदेशाचे पालन सुटले आणि सामाजिक आपत्ती बळावत चालल्या समाजातल्या सर्व गोष्टी बारकाईने न्याहाळण्याच्या समर्थाच्याही लक्षात आले आणि म्हणूनच त्यांनी अतिसार्थ बुद्धीला ती पापरूप असल्याने दूर ठेवा असा आदेश दिला पाप ही अशी वस्तू आहे की ती केव्हा ना केव्हा तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भोगावीच लागते त्यातून कोणाचीही सुटका होत नाही या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी या जन्मीचे नसेल तर मागच्या जन्मीचे पण पाप हे आपले भोग देतेच अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक वैयक्तिक व कौटुंबिक दुःखाच्या स्वरूपात पाप आपले परिणाम दाखवित असते म्हणून समर्थ म्हणतात घडे भोगणे पापते कर्म खोटे अतिस्वार्थ बुद्धीने लोभाने न्यायान्यायाचा विचार न करता केवळ आपल्या सुखसमृद्धीवर लक्ष ठेवून इतरांना त्यामुळे कितीही कसाही त्रास होत असला तरी तिकडे लक्ष न देता आपल्या अधिकाराचे जे नाही ज्या दुसऱ्याची फसवणूक लुबाडणूक आहे असे धन गोळा करण्याची प्रवृत्ती त्याजच होईल या प्रकारचे धर मिळविण्यासाठी जे करावे लागते त्यात सर्व निषेधांना धाब्यावर ठेवून वागावे लागते आणि मग हे कर्म बाहेरून जरी सुख समृद्धी वाढविणारे वाटले तरी परिणाम दुःख दैन्याला कारणीभूत होते अशा श्रीमंत माणसाचे ऐश्वर आपणच उघड दिसते आपण त्याचे चैन त्याचा विलास त्याची सामाजिक प्रतिष्ठा पाहून त्याचा हेवा करू लागतो त्याचे अगदी आधुनिक पद्धतीने अनेक सोयीच्या कोऱ्याने युक्त असलेले शृंगारलेले घर त्यातील वैभव सुखसाधने शृंगार विलासाच्या अनेक वस्तू उघड पाहतो आणि मग माणसाच्या मनात येते आम्ही इतके सरळपणाने वागतो पापपुण्याचा विचार करतो तरी आमच्या कपाळीची प्रपंचातली ओढग्रस्त अवस्था काही नाहीशी होत नाही मग धर्माची बंधने कष्ट कशाला पाळायची पण या श्रीमंतीचे अंतरंगात डोकवून पाहिले तर ते जीवन अनेक प्रकारच्या दुःखाने भारावलेले दिसून येईल त्या घरात दिखाऊ शिष्टाचार आणि वरवरची औपचारिक सभ्य भाषा यांचा वावर दिसत असला तरी खरा जिव्हाळा आपुलके परस्पर प्रेमावर योग्य अभावातच दिसून येते शरीर विलासात लोळताना दिसले तरी खरे आरोग्य अभावाने दिसते निद्रा नाश मानिक मानसिक अस्वास्थ भय चिंता बुद्धीवर सतत दडपण अपचन रक्तदाब इत्यादी इत्यादी अत्यंत पीडाकार आणि बऱ्या न होणाऱ्या विकारांनी ही श्रीमंती सदैव त्रस्त झालेली व्यथित झालेली असते म्हणून समर्थ म्हणतात ज्या कर्मामुळे पाप भोगावे लागते ते खोटे आहे ते करू नये जी संपत्ती सरळ मार्गाने मिळवलेली नाही तिचे फार मोठे दडपण उरावर असते मग त्या भयाच्या चिंतेच्या ताणातून सुटका व्हावी म्हणून ही श्रीमंती व्यसनाधीन होते स्वैर आचारात अनाचारात बुडून राहते यातून पुन्हा निराळ्या आपती जन्माला येतात म्हणून अशा चिंतांनी पोखरलेले ऐश्वर खरे सुख स्वस्थ व समाधान देऊ शकत नाही तो खरा सुखी की ज्याला चिंता नाही प्रत्येक मिळवलेल्या पैशागणिक चिंता वाढत असेल तर त्याची अभिलाषा का करावी वाममार्गाने संपन्न होणारी काही माणसे कधी कधी फार निगरगट्ट असतात निर्लज्ज असतात त्यामुळे त्यांचे ठिकाणी भय चिंता व त्याचे परिणाम दिसत नाहीत पण असे दुर्योधन वृत्तीचे फार दुर्मिळ अधमाच्या जातीतही लाखो मे एक तेव्हा त्या अपवादांचा विचार करण्याचे कारण नाही सामान्याने आपल्या वर्तनाच्या समर्थनासाठी अशी दुर्योधनी उदाहरणे विचारत न घेणेच बरे असे वरून निगरगट्ट वाटणारे दुर्जनही आतून तसे नसतात सज्जनाला जो आधार दृष्टा का होईना लाभतो तो दुर्जनाला कधीच नसतो म्हणून अंतःकरणाच्या खोल तळाशी हा निर्लज्ज वाटणारा माणूसही अस्वस्थच असतो यासाठी समर्थांनी ज्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असे कर्म करू नये असे म्हटले आहे हसत कर्म करावे भोगावे रततेच परिणामी असा ज्या कर्माचा परिणाम दुःखदायक आहे ते करतच का यामुळे स्वतःला अधपतनाच्या पातळीवर उतरावे लागते जी शेवटी वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक व राष्ट्रीय पातळीवर पीडा देणारी अस्वास्थ निर्माण करणारी अशी ठरतात ती कृत्ये केव्हाही झाले तरी टाळणेच हितकारक असते यासाठी प्रत्येकाने आपल्या हवे नकोच्या मर्यादा शास्त्रपूत पातळीवर निश्चित केल्या पाहिजेत व त्यातच समाधान मानण्याची सवय मनाला लावली पाहिजे एका विशिष्ट मर्यादेनंतर तरी माणसाचे हे सुख समाधान मनावर अवलंबून असते मनाला जर योग्य त्या मर्यादेत मिळणाऱ्या सुख उपभोगात संतुष्ट राहण्याची सवय लावली नाही तर काहीही व कितीही मिळाले तरी मन असमाधानी आणि दुःखीच राहते कारण न होता मनासारखे दुःख मोठे अधिकाधिक सुखचैन विलासाच्या लालचीने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या राक्षसी महत्वाकांक्षेने बुद्धिमान माणसांनी विज्ञान राबविले परिणामत वैज्ञानिक प्रगतीच्या एका शतकाच्या आत लक्षावधी वर्षे पृथ्वीवर सुखाने जगलेली मनुष्यजात सर्वनाशाच्या खोल कड्यावर कड्याच्या टोकावर येऊन उभी राहिली पशुतुल्य दास्य कपाळी घेऊन मिळणारी शांतता किंवा स्वैराचारी संघर्षाचा नंगा नाच या वाचून तिच्या पुढे पर्याय राहिला नाही एकीकडे जीवन असह्य करून टाकणारे सर्व प्रकारचे प्रदूषणे आणि दुसरीकडे सर्व जीवनच नष्ट करू शकणारी अणुधोमयो सारखी व त्याहूनही भयानक अशी शस्त्रास्त्रे मनुष्य जातीला एखाद्या भयानक राक्षसासारखी आपल्या दाढीखाली चिरडून गिळंकृत करण्यासाठी उभी आहेत वैज्ञानिक प्रगतीचे हे परिणाम पाहिले म्हणजे मनुने महायंत्र निर्माण हे पातक का सांगितले हे लक्षात येईल चंद्रशेखर रमणासारख्या अलीकडेच दिवंगत झालेल्या थोर शास्त्रज्ञांनीही अंतराळ यानासारख्या वैज्ञानिक प्रगतीचा व्याप वाढविणे हे योग्य नाही असे म्हटले आहे या अंतराळ संशोधनासाठी होणाऱ्या संपत्तीच्या प्रचंड व्ययामुळे मनुष्य जात दरिद्री होईल राष्ट्रीयच्या राष्ट्रीय विनाश पावतील असे भय यांनी व्यक्त केले होते वैज्ञानिक प्रगतीच्या नादामध्ये निसर्गचक्र हे काही अंशाने तरी अनियमित होते आणि त्यातून अतिवृष्टी अनावृष्टी वादळे उन्हाच्या हिवाळ्याचा असमतोल अशा आपत्ती निर्माण होतात असे भय कुणी ज्योतिष नव्हे तर नामवंत शास्त्रज्ञच अनेक प्रकारे व्यक्त करीत आहेत या सर्वाचे मूळ माणसाच्या अतिरिक्त भोगलालसेत वा अमर्याद महत्वाकांक्षेत आहे पण माणसाने जणू झापड लावून घेतले आहे आणि तो हे दूरदृष्टी पाहण्याचे टाळीत आहे अलीकडे माणसाने भ्रामक बुद्धिवादाच्या आधाराने ईश्वराचे अस्तित्व धर्माचे नियंत्रण हे मानावयाचे नाही असे सोयीस्करपणे ठरविले ठरविले असल्याने त्याला दुवर्तनाची व स्वैराचाराची बोज तितकीशी लागत नाही त्यामुळे पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मिळवायचे म्हणजे मिळवायचे एवढेच जणू ध्येय त्याच्या पुढे असते कशाकरिता पाहिजे किती पाहिजे कसे मिळवायचे हा विचारच करीत नाही आणि मग अधिक याहून अधिक एवढी दुःखदायक दैन्य परिणामी हजारांना त्याच्या पुढे राहते हे खरोखरी योग्य आहे काय याचा विचार माणसांनी केला पाहिजे लहान मुलाच्या संदर्भात एक लोककथा प्रसिद्ध आहे एका कुटुंबात पती पत्नी व दोन वर्षाचे लहान मूल एवढीच माणसे होती आजच्या दृष्टीने अगदीच आदर्श कुटुंब आईला काही महत्वाच्या कामाकरिता बाहेर जाणे आवश्यक होते लहान मूल घेऊन जाणे सोयीचे नव्हते तेव्हा मुलाला सांभाळण्याची कामगिरी वडिलाच्यावर सोपणे आवश्यक होते त्यांनी ती हो हो म्हणून अभिमानाने पत्करली व घरात होती नव्हती तेवढी खेळणी मुलापुढे टाकली सगळी खेळणी एकदा मिळाल्याने मूल थोडा वेळ फार आनंदात आनंदले पण तेवढ्याच लवकर त्याचा त्या खेळण्यातील रसही संपला आणि तो खाऊ मागू लागला वडिलांना समोरच गुळाचा डब्बा दिसला व तो काढून त्यांनी मुलाच्या समोरच त्यातील सुपारी एवढा गुळ त्याच्या हातात ठेवला समोर गुळाने भरलेला डब्बा पाहिल्यानंतर मुलाने आणखीन गुळ मागितला वडिलांनी लिंबा एवढा गुळ त्याच्या हातावर ठेवला मूळ आणखी म्हणाले वडिलांनी आंब्या एवढा गुळ दिला मूल आणखी म्हणाले नकार मिळताच त्याने भोकाळ पसरले वडिलांनी वैतागून नारळ एवढा गुळ त्याच्या पुढे आपटला तरी मुलाचे आणखी मुलाचे आणखी थांबेना मारले दोपटले तरी पोर ऐकना बापाने चिडून सगळा डबा मुलापुढे आदळला तरी पोर आणखीन म्हणून रडतच होते वडील वैतागले त्रस्त झाले मुलापेक्षा मोठा आवाज काढून ओरडू लागले तरी प्रश्न सुटलाच नाही थोड्या वेळाने आई परत आली घराचे रणांगण पाहून ती चकित झाली क्षणार्धात सर्व परिस्थिती तिच्या लक्षात आली थोडे स्मित तिच्या मुखावर उमटले तिने प्रथम गोळाच्या डब्यासह सारा पसारा आवरला डोळे नाक तोंड यातील पाण्याने बरबटलेले मुलाचे तोंड स्वच्छ केले त्याला उचलून घेऊन थोडे थापटले थोपटले त्याच्याशी लाडीक बोलून भलत्याच गोष्टीत त्याचे लक्ष वेधून कशाला तरी हातरे करून शांत केले आणि मग विचारले तुला काय हवे मूल म्हणाले खाऊ पुष्कळ खाऊ आईने हसून बरे म्हटले मुलाला खाली ठेवून उचलून ठेवलेला गुळाचा डब्बा काढला त्यातील एक लहान सुपारी एवढा व एक मोठ्या सुपारी एवढा असे दोन खडे आपल्या दोन्ही हातावर घेऊन मुलापुढे धरले प्रेमळपणे म्हणाली यातला तुला पाहिजे तो घे बरे मूल हसले आणि त्याने आईच्या हातातील मोठ्या खड्यावर जेप घालून तो खडा उचलला व तोंडात घालून आनंदाने तो खेळू लागला आईने बापाकडे पाहिले बापाने आपला पराभव मोकळ्या मनाने मान्य केला घरामधली प्रसन्नता पुन्हा प्रगट झाली माणसाचे मन या लहान मुलासारखे आहे इंद्रिय जणू त्याची समजूत पटावी म्हणून त्याच्याकडे अधिक अधिक विषय भोगाची साधने ठेवतात तरी मनाची तृप्ती होतच नाही त्याच्या आणखी आणखीचा आक्रोश वाढतच जातो शेवटी इंद्रिय थकतात तरी मन असंतुष्टच राहते शेवटी बुद्ध बुद्धी कार्यकारी होते आणि ती ज्या मर्यादेत विषय भोग इष्ट आहे योग्य आहे हितकर आहे त्या मर्यादेत काही उणे काही अधिक असे गट करून विषय पुढे ठेवते स्वाभाविक थोड्या अधिकाराचा स्वीकार केला जातो आणि थोडे उणे पाहिले असल्याने समाधानही मिळते यासाठी आपल्या संस्कृतीने अगदी वेदकालापासून सुद्धा अर्ध पशस्त मोपरी खालच्याकडे पहा वरच्याकडे पाहू नका आज असा आदेश दिला आहे मोटारीतून जाणाऱ्याने फटफटीवरून जाणाऱ्याकडे पाहावे त्याने दुचाकीवाल्याची परिस्थिती लक्षात घ्यावी दुचाकीवाल्याने पायी चालावे लागत नाही ना याचा आनंद मानावा पायी चालणाऱ्याने अनुवानी चालावे लागणाऱ्या दुःखाचा विचार करावा पण होते ते नेमके उलटे होते मोटारवालाही आपली गती फियाट किंवा अँबेसेडर आहे म्हणून दुःखी असतो डॉज शेवरलेट इंधाला आपल्या जवळी नाही याचे त्याला दुःख होते हे कुठे थांबणार आवश्यकतेला निश्चित सीमा राहते अगदी देशकाल परिस्थितीचा विचार करूनही आवश्यकता कधी अमर्यादित होऊ शकत नाही पण चैनीच्या कल्पनांना कधीही अंतपार राहत नाही निस्वष्टी शतम शती दश शतम लक्षम सहस्त्रदीपः या सुभाषितात वर्णिल्याप्रमाणे शंभर रुपये मिळणारा अंत पाचशे रुपये मिळविणारा या महागाईच्या दिवसात आपले भागत नाही म्हणतो हे समजू शकते पण चार हजार रुपये मिळविणारा न्यायाधीशही आपले भागत नाही म्हणून त्यागपत्र देतो तेव्हा काय म्हणावे आणि त्यातही तो समाजवादाचा पुरस्कर्ता मनुष्याच्या हवरेपणाचे यापेक्षा अधिक घोर विडंबन असेल असे वाटत नाही बरे अधिक मिळविण्यासाठी तरी सरळ स्वभावित न्याय मार्गाचा अवलंब केला जातो का सौजन्य राखले जाते का तर तसेही नाही चोरटे व्यवहार लुबाडणूक फसवणूक पिळवणूक संप बंद घेराव निष्ठूर दडपणे क्रूर धमक्या याचाही अवलंब करण्यात खंत वाटत नाही या वृत्तीनेच वागायचे ठरल्यास कोणतेही शासन कोणतीही समाज रचना वा कोणते वैज्ञानिक प्रगती मनुष्याला सुख शांतता देऊ शकणार नाही नैसर्गिक इच्छा पूर्ण कराव्यात त्या दडपू नयेत याविषयी केव्हाच वाद नव्हता पण जी जी इच्छा होते ती ती नैसर्गिकच आणि तिची पूर्ती झालीच पाहिजे हे मात्र केव्हाही कोणालाही कुठेही न परवडणारेच आहे भ्रांत बुद्धिवादी संयमाला दडपण म्हणतात आणि दडपण आणि विकृती येते असा कांगावा करतात त्याची ही विचारसरणी फूल आहे संयमाने शक्तीचे संरक्षण होते आणि उपभोग क्षमतेने सामर्थ्य व कार्य दोन्ही वाढतात त्यामुळे तो रसिकतेने जीवनाचा उपभोग अधिक दीर्घकाळ घेऊ शकतो उलट उत्तेजनाचे आणि स्वैर उपभोगाने उपभोगाची पात्रताच उन्हावते कारण स्वैर उत्तेजनाने सामर्थ्य झपाट्याने क्षीण होते आणि मग अशी माणसे घोर निराशाने आणि विषन्नतेने वयाच्या तिशी पस्तीशीतच दिन अस्वस्थाने विकृत होतात म्हणून सुखाची कल्पना मनाच्या सद्दीन केली तर दुःखाशिवाय काही वाट्याला येण्याची शक्यताच नाही असे सांगून श्री समर्थांनी माणसाने नेहमी संयमात समाधान शोधावे असे सूचित आहे